मी जेव्हा प्रेमात पडलो होतो ना अर्थात प्रेमात पडणं हा शब्द का वापरतात मला काही समजलेलं नाही पण प्रथा आहे म्हणून सांगतो की प्रेमात पडलो होतो त्यावेळेलासुद्धा प्रेयसीची जेवढी वाट पाहिली नाही तेवढी आज कृष्णाजी विष्णू दोंदे या ग्रहस्थाची पाहतोय तो माझ्याच ऑफिसला आहे पाच एक टेबल सोडून तो पलीकडे बसतो दर दोन मिनटांनी मी असं मागे वळून पाहत होतो मग शेवटी खुर्चीच मी अशी उलटी फिरवून घेतली कारण मागे किती वेळा पाहणार पलीकडनं केळकर मला म्हणाले तुम्ही घाबरू नका तो कोणत्याही परिस्थितीमध्ये पावणे अकराच्या अगोदर येईल गाड्या जर बंद पडल्या तर रुळावरनं धावत येईल कारण आज मी त्याला हप्ता देणार आहे मग पुन्हा मी खुर्चीकडे पाहत राहिलो मला खरं म्हणजे बघायचा कंटाळा आला होता मग काय करायचं मग पुन्हा झारापकरांचं हँडविल ड्रॉवरमधनं काढलं सुलभ हप्त्यामध्ये काय काय मिळत होतं या चित्रांनी तो कॅटलॉग भरलेला होता त्या निरनिराळ्या वस्तूंबद्दल वाद नव्हता प्रश्न होता हप्त्यांचा अहो झारापकरांनी असं झोकात छापलं सुर सुलभ म्हणून छापलं होतं पण सुलभ कुणाला त्यांना का हप्ता भरणाऱ्यांना याच्यावरनं मला आठवलं मध्ये अशीच एक कंपनी निघाली होती सुलभ हप्तेवाली मी त्यांच्याकडे भाबडेपणाने गेलो बा तेव्हा मला मशीन घ्यायचं होतं म्हटलं मशीनची किंमत काय तुम्हाला बाराशे रुपये म्हटलं सुलभ हप्ते म्हणजे साधारण किती सहाशे रुपयाचे दोन म्हणाला तर आत्ता देखील हप्त्यांचा प्रश्न होता पण त्याहीपेक्षा पहिली जी कळ होती तीच पाचशे रुपयाची होती बाकीचे हप्ते आपण कसे तरी भरले असते याबद्दल काही प्रश्न नव्हता बरं सुलभ ह्या विशेषणाचा वापर केल्यामुळे गोष्टी सुलभ होतात का हो? सुलभ प्रसूतीगृह ती जशी व्हायची तशीच होते हो पण आता एक आहे की जी पहिली कळ होती पाचशे रुपयाची त्याच्याकरता आम्हाला दोनदे यायला पाहिजे होता अक्सिर इलाज दोनदेच होता कारण पहिल्याट करण असो किंवा सातवी आठवीवाली सुटका करायला दोनदे धावला नाही असं कधी घडलेलं नाही आज माझी खेप होती मी पहिल्यांदाच कर्ज मागणार होतो अर्थात शब्द टाकायचा की नाही अजून विचार चालू होता अर्थात दुसरा मार्गही नव्हता मग चार पाच खेपा ज्यांच्या झाल्या त्यांचा सल्ला घ्यावा म्हणून मी केळकरांकडे गेलो या अजून मनाचा नाही बुवा निर्धार होत अरे फिकीर काय करता अशी पण तो विक्षिप्त आहे ना हां आहे थोडासा काय करतो हो? नाही नाही ते मी सांगणार नाही तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्या जरा गंमत आहे बघा त्याच्यामध्ये बरोबर दहा चाळीसला दोनदे धावत आले केळकरांनी मला घड्याळ दाखवलं पावणे अकरा वाजता बरोबर केळकरांनी दोनद्यांना एक पाकिट दिलं दोनदे समाधानाने हसले मी अर्थात माझी जागा अजून सोडलेली नाही दोनदे हा खरंच एक म्हणजे विचार करण्यासारखाच माणूस होता अंगात फिकट निळ्या रंगाचा ओपन कॉलरचा बिन इस्त्रीचा शर्ट आणि खाली बिन इस्त्रीचा लेंगा पायात खास कोल्हापुरी चपला दोंदेच्या चपला हा देखील एक खात्यामध्ये चर्चेचा विषय आहे दरवर्षी एक मार्च आणि एक ऑक्टोबर रोजी कोल्हापूरहून त्याचा एक नातेवाईक कोल्हापुरी चपला घेऊन येतो ते पोडकं ताब्यात देतो न बोलता जातो त्याला दोंदेने कधीही चहाचा कप दिलेला आम्ही पाहिलेला नाही तो गेला की दोंदे शिपायला हाक मारतो चपलांचा जोड आणि एक कागदाची पुडी घेऊन तो जातो त्या कागदाच्या पुडीमध्ये पांढऱ्या रंगाचे चमकणारे रिबेट्स असतात दोन चपलांना रिबेट्स मारायचं काम ऑफिस बाहेरच्या सांभाराचं असतं ते रिबेट्स मारले की दोन्ही चपला वापरतो या कार्यक्रमात बारा वर्षात खंड नाही अहो गेल्या बारा वर्षात आम्ही साध्या पॅन्टच्या कापडाच्या बाबतीत Panama worsted woollen gabardine terrycot terylene terrywool Raymond Paragon स्टेस्टलॉनपर्यंत प्रवास केला पण दोन ते तिथेच तो मुळजी जेठा मार्केटमध्ये जातो दोन तागे आणतो एक निळ्या रंगाचा एक पांढऱ्या रंगाचा सहा निळे शर्ट सहा लिंगे एवढं झालं की उरलेल्या कापडाचं काय करतो याचा कधीही पत्ता लागला नाही आणि असा हा कृष्णाजी विष्णू दोनदे आम्हा तमाम मित्रांचा आणि खात्याचा सावकार होता तुम्हाला गंमत सांगतो आमच्या खात्यामध्ये त्याचं नाव दोनदे नसून लोंदे पडलेलं आहे मी टेबलापाशी गेलो त्याला काम बिम काही सांगावं लागायचंच नाही कुणी टेबलापाशी गेला की किती हवेत पाचशे हवेत मिळतील कधी हवेत काय उद्या परवा केव्हा द्या उद्या म्हणजे उद्या आणि परवा म्हणजे परवा तुम्हाला कधी हवेत <laughs> उद्या द्या सकाळी दुपारी का संध्याकाळी अहो दोनदे असा काय फरक होतो सकाळ दुपार का संध्याकाळ नाही तसं नाही म्हणजे कधी हवेत बरं ठीक आहे सकाळी किती वाजता मी जरा चिडून थोडंसं द्या बाराला पाच मिनटं कमी असताना द्या मिळतील तर मी जागा राहिलो केळकरांनी नुसता हात केला मी हसलो <clears throat> पण गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी बरोबर वाघांनी मला पावणेबाराच्या सुमाराला चहा घेणार का म्हणून विचारलं आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो चहा घेऊन खाली येईपर्यंत सव्वा बारा वाजले जाग्यावर गेलो तर टेबलावर चिठ्ठी तुमचे पाचशे रुपये वीस मिनटापूर्वी तयार होते मी दोंद्यांना भेटायला गेलो दोंदे आय एम सॉरी उद्या या आय एम रिअली सॉरी उद्या मी जाऊ लागलो त्याने परत हटवलं किती वाजता अकरा वाजता ओके पण कसलं काय हो ती पण वेळ पाळता आली नाही अर्थात माझी काही चूक नव्हती मशीद बंदरला गाडी थांबली ती पंचवीस मिनटं तिथेच मी धापा टाकत आलो जागेवर पिशवी ठेवली दोनद्यांना भेटायला गेलो तुम्हाला मी कर्ज देऊ शकणार नाही माझा ऐका ना मला वेळ नाही बरं कर्ज नका देऊ पण काय घडलं हे तर ऐकाल मशीदला गाडी पंचवीस मिनटं उभी राहिली हेच ऐकवणार ना अच्छा मी दोन मिनटापूर्वी तुम्ही आलात त्याच गाडीमध्ये होतात ना मी इथे बरोबर अकरा वाजता आलो आहे दिलेली वेळ पाळायची म्हणून मशीदला उतरलो गाडी सुटत नाही म्हटल्यानंतर बाहेर आलो टॅक्सी केली आणि इथे आलो समजलं अहो पण एवढं काय मुंबई आहे माफ करा मी तुम्हाला कर्ज देऊ शकणार नाही अहो स्वतःला पैसे हवे असताना देखील जो मनुष्य वेळ सांभाळत नाही तो पैसे परत करताना असाच वागणार आहे ज्याला सकाळ दुपार संध्याकाळ ह्याच्यात देखील फरक वाटत नाही त्याचा भरोसा कोणी द्यायचा पण संध्याकाळी दोनदेने हाक मारली मी घड्याळ पाहिलं पाच वाजले होते त्यांनी शंभराच्या पाच नोटा हातामध्ये ठेवल्या थँक्स परत कसे करणार महिना पन्नास चालेल हप्ता कोणत्या तारखेला देणार दर महिन्याची तीन तारीख थांबा दोनद्यांनी कॅलेंडर काढलं कधीपासून द्यायला लागणार आणखीन दोन महिन्यांनी बरं ठीक आहे मग अजून अकरा महिन्यांनी म्हणजे बरोबर सप्टेंबर महिन्यात तीन तारीख रविवारी येते त्याचं काय करायचं त्या महिन्यात दोन तारखेला दिन बर तारीख ठरली वेळ दर महिन्याच्या तीन तारखेला दुपारी तीन वाजता ठीक आहे चला आम्ही पाचशे रुपये लगेच झोकात झारापकरांना दिले त्याने दिलेलं वॉशिंग मशीन घरी ते घरी आणलं चाळीत प्रवेश केला चला हा हा म्हणता सगळे शेजारी पाजारी जमले आणि मग कॉमेंट सुरू झाले मला शेजाऱ्यांची फार गंमत वाटते तुम्ही जर सुमितचा मिक्सर घेतलात सम्राटचा का नाही घेतलात बरं सम्राटचा घेतला तर मग सुमितचा का नाही घेतला त्याला काही एंडच नाही पण शेवटी वा तुमचे साहेब फार हौशी आहेत एवढं परवरीचं वाक्य कानावर आलं आणि आम्ही सुटका सोडला सुस्कारा सोडला लंचमध्ये गप्पा अरे काल ह्याचं शेपूट तुटलं बरं का कितीला पाचशे रुपयाला काय घेतलं वॉशिंग मशीन तारीख ठरली का हप्त्याची अरे तारीख काय वेळ तिथी सगळं विचारा काय रे त्याचे पैसे वापरून त्याची चेष्टा करता चेष्टा असं नाही रे मला दोनदेचं पडतं काय कप्पाळ अरे तो ते तो म्हणतो ते खोटं आहे का तुम्ही बँकेकडनं कर्ज घेता तेव्हा साक्षीदाराच्या सह्या शुअरिटीज सगळ्या भानगडी करता दोनदेची अट फक्त एकच ती म्हणजे वेळ पाळणं काय काही रे बरोबर आहे गेल्या बारा वर्षात हा माणूस बदलला नाही काय नवल आहे तर काय सगळं ठरलेलं आखलेलं गाडी डबा बाग खिडकी कुठे राहतो रे डोंबिवली एकदा गेलं पाहिजे कशा करता काय नाही व त्याचं घर पाहायची इच्छा आहे काय अडलं होतं पण एका रविवारी मी मोघे केळकर पोतनीस गडकरी सगळे डोंबिवलीला त्याला धक्का द्यायचा म्हणून आगाऊ आम्ही कळवलेलं नाही पण त्याला मुळीच धक्का बसला नाही हो अहो आपल्या घरी जर पाच पाहुणे अचानक आले तर आपली केवढी धावपळ होते अगं कोणाला आल्या पाहिलंस का अशी स्वयंपाकघराकडे जरा आरोळी जाते दोन ते शांत त्याने एक सतरंजी पसरली आम्ही बसलो कुणाकुणाला किती हवेत अहो दोनदे आयुष्यात दुसरं काही नसतं का हो तो गप्प बसला दोन खोल्यांचा संसार बाहेरची खोली चौदा बाय दहा पण संपूर्ण खोलीत रिकामी जागा म्हणता येईल अशी जेमतेम तीन बाय चौदा एवढीच जागा होती बाकी सगळी खोली कपड्यांच्या गाठोड्यांनी भरलेली कपाट नावाची वस्तू नाही कोपऱ्यातल्या पलंगावर कपडे खुर्चीच्या पाठीवर कपडे खिळे खुंट्या फळ्या कपडे पुस्तकं गुंढाळलेल्या गाद्या ट्रंका डबे किरसुणी औषधांच्या बाटल्या नाना वस्तूंनी घर भरलेलं पलंगावर ठेवलेल्या उशा सतरंजा ब्लँकेट्स चादरी ह्यातून बचावलेल्या जागेत दोनदेचा पाच वर्षाचा मुलगा झोपला होता त्याच्या अंगावर देखील पांढरा लेंगा निळा शर्ट होता केस बापासारखेच कापलेले उरलेल्या ताग्याचं तो काय करतो हे समजलं अहो तीन चार मिनटात त्या खोलीत मळमळायला लागलो कारण मध्ये एक दरवाजा होता स्वयंपाकघरात जायचा बाहेरून यायचा दरवाजा त्या दोन दरवाज्यांना जोडणारा तीन फुटाचा पट्टा एवढा जर रिकामा सोडला तर बाकी सळीकडे हे असं कचाकच सामान भरलेलं म्हणजे संसाराला सुरुवात केल्यापासून ज्या ज्या वस्तू घरात आल्या त्या त्या सर्व त्या दिवसापासून त्याच जागी ठेवल्या होत्या असं वाटायला लागलं आणि तरी देखील दोनदेचं आयुष्य कुठेही बिघडलेलं नव्हतं काय आज डोंबिवलीत कुणाकडे अरे दोनदे कमाल करताय आमचं कोण आहे इथे मग कसे आलात एवढ्या आम्ही याचं कारण काय अहो तुमच्या घरी चालवत छे छे असं कसं होईल का अशक्य काय तसं असतं तर तुम्ही काल बोलला असतात आम्हाला चकित करायचं होतं तुम्हाला तेवढ्यात दोंदीची बायको बाहेर आली आम्ही चपापून एकमेकांच्याकडे पाहिलं एक रत्न खरोखर उकिरड्यावर पडल्यासारखं वाटलं थांब तुझी ओळख करून देतो दोनदेने आमची सगळ्यांची ओळख करून दिली म्हणजे आमच्या देहाची नावं तिला सांगितली एवढंच सर्वांना नमस्कार करून ती आत गेली खोली आणखीनच भयानक वाटायला लागली दोनदेशी संभाषण रंगणं वगैरे भानगड नव्हतीच रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही दहा मिनटं चहाची वाट पाहिली कोणती संशयास्पद हालचाल दिसेना भांडी वाजेनात गॅसचा तो लायटर असो त्याचा आवाज नाही आम्ही अच्छा म्हटलं तो अच्छा म्हणाला गाडीत मग आमच्या ज्या गप्पा रंगल्या आहेत मध्ये कुठली स्टेशन येत होती जात होती आम्हाला पत्ता नाही केळकर म्हणजे जिना चढल्याबरोबर समोर शेगडी पेटवत जी बाई बसली होती कागदा मागून कागद जाळीत ती हो तीच तीच तिची बायको याचा अर्थ ह्या प्राण्याच्या घरात गॅस पण नाही हां असं दिसतंय आणि अशा माणसाला हे असं रत्न मिळावं साला इसको कहता है तकदीर ह्याला आपल्याला जर अशी बायको मिळाली असती ना तर आपण तिला पलंगावरनं खाली उतरून दिली नसती नुसता हुकूम करायचा आपण चोवीस तास सेवा केली असती दोनदेही करत असेल त्याचं नाव काढू नकोस पलंगावर बसायला जागा तरी होती का आणि साला चहाचा कप नाही दर स्टेशनवरती पोतनी एवढं एकच वाक्य बोलत होता साला चहाचा कप नाही त्याला ती बाब अतिशय लागून झाली पुन्हा पुन्हा विषय चहा पण नाही दुसऱ्या दिवशी ऑफिस पण दोनदेच्या चेहऱ्यावर काहीही फरक नाही काल आपण चहाचं पाणी देखील कुणाला दिलं नाही ह्याची खंत नाही अर्थात आम्हालाही काही त्याचं वाटेन असं झालं दोनदेचा व्यवसाय व्यवस्थित चाललेला होता दोनदे कुणाला तरी म्हणाला होता की वास्तविक मी हे जे सगळं करतो ना आणि त्याच्यापुढे तो काही बोललाच नाही तो का लोकांना कर्ज देत होता आणखी नामं मात्र दोन टक्के व्याज का घेत होता ह्याचा पत्ता लागला नाही वेळ सांभाळणं हे खटलं मात्र भयानक हप्त्याची तारीख असली आणि तो रजेवर असला तर हप्त्यासाठी तो डोंबिलून ऑफिसला यायचा हो. एवढ्यासाठीच त्याची ती शिस्त हप्त्याच्या बाबतीत आपण सांभाळायचे मी ठरवलं ज्या महिन्यात तीन तारखेला रविवार येत होता तो महिना उजाडला आदल्याच दिवशी शनिवार दिने मला स्मरण दिलं नाही मग मी केळकरांना विचारलं त्यांनी मुळीच अस्वस्थ होऊ नका हा डोंबिवलीहून बरोबर तीन वाजता तुमच्या घरी येऊन हजर होईल खरं पास तुम्ही तुमच्याकडे तेव्हा आणखीन कोणी पाहुणे आले असतील ती मंडळी गेल्यावर आपण दोनदेचे पैसे देऊ असं तुम्ही मनात म्हणत असाल दोनदे थांबायचा नाही तो बरोबर तीन वाजता हात पुढे करील बरं आणि मी आपणहून पैसे पुढे केले तर तरी गप्प बसायचा नाही सर्व सगळ्यांच्या देखत तो आणखीन किती हप्ते राहिले ह्याचा उच्चार करेल नकोच मग मीच उद्या डोंबिवलीला जाईन जकास तसं करा मी गेलो अर्थात माझं जाणं अनपेक्षित होतं दोनदे घरात नव्हता बायकोने थांबायला सांगितलं खोली जशी होती तशीच होती या अशा अवतारात ह्या माणसांना वेळ कसं लागत नाही हे मला कळत नाही खरं तर घरातल्या बायकांना नीटनेटकेपणाची निसर्गता आवड असते इथं एवढा समसमा संयोग आहे बरं हिशोबाने वेळ पाळणं या बाबतीत चोख असणारा दोनदे एरवीच्या आयुष्यात इतका गबाळा कसा वाट पाहून पाहून मी हाक मारली ते लावण्य चौकटीतून उभं राहिलं मला फक्त तुमचा हप्ता द्यायचा आहे ते आल्यावर द्या त्यांचा व्यवहार तेच पाहतात बरं ठीक आहे थांबू थांबतो आणखीन एक सांगू का सांगा ना घरात गॅस असता तर हे यायच्या आत मी चहा केला असता शेगडी पेटवून चहा होईपर्यंत हे येतील आणि मला रागवतील गैरसमज करून घेऊ नका नाही हो मला आहे थोडीशी कल्पना दोन दे आले आल्याबरोबर पैसे पाहिजेत अ पैसे नाही तुमचा हप्ता द्यायला आलो आहे केव्हा आलात एवढ्यातच मी पैसे पुढे केले त्यांनी घेतले दोन मिनटं थांबून मीच प्रश्न विचारला दे एक विचारायचं आहे त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला पैसे पाहिजेत अहो नाही हो जरा निराळा विचारायचं आहे विचारा मी पैसे कशासाठी तुमच्याकडे मागितले हे तुम्ही विचारलं कसं नाहीत संबंध काय नाही असं नाही की तुम्ही बँकेतून पैसे काढता तेव्हा कॅशियर तुम्हाला असं काही विचारतो दोनदे ते निराळ आहे आणि त्याचं असं आहे व्यसनी माणसांना त्यांच्या व्यसनांची चौकशी केलेली आवडत नाही हे मला माहीत आहे व्यसनी म्हणजे म्हणजे तुम्ही आणि तुमच्यासारखे बाकीचे सगळे माझ्या लक्षात नाही आलं सोडून द्या उगीच वेळ कशाला घालवायचा चर्चेमध्ये नाही दोन दे विषय निघालाच आहे तर संपायला पाहिजे व्यसनी कोण ते सांगा आणि त्या अगोदर व्यसन म्हणजे काय ते सांगा अहो व्यसन म्हणजे अगदी रंडीबाजी किंवा बेदम पिणं नव्हे तुमची तेवढी हिंमतच नाही आहे पण मिस्टर हे दोन्ही परवडलं तुमच्या सगळ्यांची केस ह्याच्या पलीकडची आहे आम्ही सगळे हो हो सगळे ऑफिसातले आणि इथले शेजारचे पाजारचे सुद्धा तुम्हा लोकांना ह्या वयातच चळ लागला आणि हे तुमचं व्यसन सर्वात वाईट आहे ह्याचं कारण तुम्ही मंडळींनी ह्या व्यसनाला फार गोड नाव शोधलेलं आहे तुम्हा सर्वांना काळाबरोबर धावायचं व्यसन लागलं आहे आणि त्याला तुम्ही हाऊस असा गोंडस शब्द योजलेला आहे ज्या व्यसनाला तुडवलं पाहिजे त्याचे सगळे गोडवे गातात अरे काय आहे काय आज म्हणे गॅसचा शोध लागला गॅस आणा उद्या प्रेशर कुकरचा शोध आला प्रेशर कुकर आणा मग फ्रीज अरे जगामध्ये सारखे शोध लागणार आहेत तुम्ही कुठफर पळ पळणार आहात जगाबरोबर गॅस काय कुकर काय मिक्सर काय फ्रीज काय टेलिव्हिजन काय हॅ नॉनसेन्स <laughs> हेच व्यसन ना चालेल दे तुम्ही रागावलात तरी पण केव्हा तरी एकदा आम्ही हे सगळं का करतो याचा विचार करा माहीत आहे माहीत आहे बायको नावाच्या एका प्राण्याला खुश ठेवण्याकरता नुसतं खुश खेळायचा प्रश्न नाही आहे इतर अनेक हेतू आहेत मी आता चिडलोच हा प्राणी आता आज बोलणार तेव्हा आपणही बोलून घेऊया अहो कुठेतरी त्याचं घर राहण्याची पद्धत पसारा आणि सुंदर बायकोवरती तो करत असलेला अन्याय ह्या सगळ्याचा राग होता दोनदे सांगू का हां हां बोला आमच्यापैकी बहुतेकांच्या बायका शिकलेल्या आहेत माझी बायको इंटरपर्यंत शिकली आहे केळकरची बायको बी आहे राजवाडेच्या बायकोच्या हिंदी मराठीच्या सगळ्या परीक्षा झाल्यात या बायकांनी दिवसातला नव्वद टक्के वेळ स्वयंपाकघरात घालवायचा का संपलं अ ह्या तुमच्या बायकांना तुम्ही सुखसोयीनी अप टू डेट स्वयंपाकघर बनवून दिलं आता एक सांगा कुकर घेतला आठ मिनिटात भात होतो बाई मोकळी अरे मोकळी बाई हवी आहे कुणाला त्यांनी ह्या सगळ्या वाचलेल्या वेळेचा तुम्हाला काय उपयोग करून दाखवला किती बायकांनी त्यांचं ज्ञान वाढवलं जनरल नॉलेज वाढवलं किती वेळा तुमच्याशी किंवा तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांशी बौद्धिक पातळीवर वादविवाद करून दाखवले किती पुस्तकं वाचली राजकारण किती समजलं सांगाल सला नाटकं अश्लील सिनेमे साड्यांचा सेल दुसऱ्या बाईची निंदा इतर माणसांच्या भानगडी नटट्यांची लफडी या पलीकडे तुमच्या बायका काही बोलल्या का मी गप्प होतो अहो माझी देखील बायको बी ए झाली आहे पण कुवत तेवढीच तो बी एचा अहंकार नको म्हटलं या घरात पहिल्या दिवशी शेगडी पेटवताना पहिला कागद म्हणून ते सर्टिफिकेट मी त्याला जाळायला लावलं आणि वर्तमान कागदासारखंच ते सर्टिफिकेट जळलं मिस्टर बी एचा छाप होता म्हणून काही जाळ जास्त नाही झाला असं असतं सगळे कागद सारखे त्याला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होतं अरे चार माणसात राहायचं म्हणजे काही काही गोष्टी कराव्या लागतात या बुरख्याखाली आपण स्वतःला आयुष्यभर विकून टाकतो समाजाचा आधार वाटण्याच्याऐवजी रीतिरिवाज सांभाळायला लावणारं ते एक लोढणं आहे असं वाटतं वेळी अवेळी चहा करण्यापासून अनेक गोष्टी हा समाज करायला लावतो खोटं आहे घरात मॉडर्न गोष्टी हव्यात त्या समाजाकरताच तेव्हा त्यात काही अर्थ नाही आमचे विष्णुपंत म्हणायचे कोण माझे वडील ते नेहमी म्हणायचे अर्थात त्यांच्या मित्रांना की लेको तुमची राहणी अशी की एखाद्याला तुमच्या कपड्याकडे आणि घराकडे पाहून असं वाटावं की लक्षावधी रुपयांचा हा धनी असावा कोणी शंभर रुपये उसने मागितले हा रुबाब बघून तर तुम्हाला ऊर्ध्व लागेल अशी धूळ फेकता काय समाजाच्या डोळ्यात जाऊ दे बोलून दाखवायच्या गोष्टी नाही आहेत ह्या तुम्ही तरी शांतपणे काय ऐकून घेताय तर आज मायाजवळ तुमचे पैसे अर्थात हे वाक्य अर्ध राहिलं म्हणून मला बरं वाटलं कारण तेवढ्यामध्ये आणखीन एक कोणीतरी रुणको त्याच्याकडे आला आणि दंतपंक्ती विचकत म्हणला तुमची वेळ चुकता कामाने दुसरा दिवस मी हे सगळं आठवत होतो आजवरच्या असंख्य सोमवारांपैकी तो एक सोमवार कागदाला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होतं हे वाक्य आमच्या ग्रुपने उचलून धरलं संध्याकाळचे पाच वाजत होते ऑफिस सुटायला अर्धा तास अवधी पण तरी प्रत्येकाला वेध लागलेले होते दोनदेच्या टेबलापाशी असाच कुणीतरी एक वायद्याप्रमाणे पैसे द्यायला उभा त्याने वेळ पाळली ह्याचा आनंद दोंदेच्या चेहऱ्यावर आणि आणखीन एक हप्ता फिटला ह्याचा आनंद फेडणाऱ्याच्या चेहऱ्यावर कर्जाच्या बाबतीत कुणीतरी असं म्हटलं होतं की कर्ज काढणं म्हणजे भला मोठा दगड शिखरावरून पायथ्याकडे ढकलून देणं आणि काढलेलं कर्ज फेडणं म्हणजे तोच भला मोठा दगड ढकलत ढकलत पुन्हा वर नेणं अर्थात मी त्या अनुभवातून नुकताच जात होतो गेलो होतो माझे हप्ते फिटत आले होते हाऊस फिटली नव्हती शेवटचा हप्ता पुढल्या महिन्यात भरला की दोनदेकडनं मी पुन्हा रक्कम उचलणार अहो सध्याच्या दिवसात गरजेच्या वस्तूसाठी पगार पुरवा पुरा लाग पुरवावा लागत होता मग हाऊस आणि गरज दोन्ही भागवायचं असेल तर काय मग काय नाही जय दोनदेन जय झारापकर मी दोनदेकडे पाहिलं तो टेबलावर चक्क डोकं टेकून झोपलेला त्या कुणी माणसाने दिलेल्या नोटा हातामध्ये तशाच एक तर दोनदे ऑफिसात झोपणं अशक्य आणि हातात नोटा ठेवून त्याही ठरलेल्या हप्त्यातल्या ठेवून तर इम्पॉसिबलच आहे अहो केव्हा तरी आमच्या गडकरीने विनोद केला होता या लेखाच्याचं जर कधी हार्टफेल झालं तर शेवटी कोरॅमिनचं इंजेक्शन न देता नुसतं कानात दोनदे हप्ता एवढंच ओरडा हा उठून बसेल मी त्याला जागेवरनं हाक मारली त्यानं त्या हाकेची दखल घेतली नाही केळकरांनी पाहिलं आणि ते आ करून उठलेच दोनदेकडे धावले मग मीही धावलो मग सगळेच जमले हाकांचा सपाटा सुरू झाला खांद्याला धरून गदागदा हलवण्यात आलं मग टेबलाला टेबल जोडण्यात आली दोनदेला त्यावर निजवण्यात आलं अर्थात उपयोग काहीच झाला नाही हातातला हप्ता हातातच ठेवून कृष्णाजी विष्णू दोनदे यांनी यात्रा संपवलेली होती दिवस कुणासाठी थांबत नाहीत तसे दोनदे गेल्यावरही थांबले नाहीत माणसाला निर्लज्ज म्हणावं कोडगा म्हणावं का सहनशील म्हणावं अ दोनदे असायची जशी सवय होती तशी दोनदे नसण्याचीही सवय झाली तीन तारीख आली तेव्हा शेवटच्या हप्त्याची आठवण झाली तेवढ्याकरता पुन्हा डोंबिवलीला त्याचं ठरवलं होतं बरोबर बायको येणार होती त्या घरातला आवाडव्य पसारा पाहण्यासाठी आणि दोनदेची सुरेख बायको पाहण्यासाठी आम्ही गेलो आणि दारातच थांबलो बायकोने पोटात कोपर खुपसलं काय हो मी काय सांगणार का माझ्यासमोर नव्हे मी एका चकचकीत पॉलिश केलेल्या दरवाजासमोर उभा होतो त्या दरवाजाला संपूर्ण रोजवूड व्हिनियर लावलेला होता मध्यभागी इटालियन मेकचा व्ह्यू फाइंडर डिंगडॉंग बेलचं पांढरा स्वच्छ पुश बटन आणि दारावर इरावती दे अशी चकचकीत ॲनोडाईज्ड फाटी मी बेल वाजवली आतून कुत्र्याचं भुंकणं ऐकवलं दारा शेजारचा खिडकीचा पडदा हल्ला आणि एका पांढऱ्या स्वच्छ पामेरन कुत्र्याने लढिवाळपणे गुरगुरायला सुरुवात केली दार उघडलं गेलं या आम्ही खोलीकडे पाहत राहिलो वर्णन कशाचं करावं चारही भिंतींना वॉलपेपर पेलमेट्स फॉल सिलिंग केल्यामुळे वरचं छप्पर वासे दिसत नव्हते कोपऱ्यात टेप रेकॉर्डर रेकॉर्ड चेंजर दोन स्पीकर्स त्यात टी व्हीसुद्धा होता आणि ही सगळी खरेदी एकाच महिन्यातली होती यातही वाद नव्हता दोनदेचा विषय काढण्यात अर्थ नव्हता ज्या कामासाठी आलो होतो त्या कामाव्यतिरिक्त अन्य विषय बोलणं अशक्य होतं तेवढी जवळीक नव्हती शेवटी काम आहे ते बोलायचंच म्हणून मी खिशातनं पैसे काढले वहिनी हा शेवटचा हप्ता त्यांनी नमस्कार केला का हो काय झालं भाऊजी माफ करा पण काही वर्ष तरी हा शब्द ऐकायची मला इच्छा राहिलेली नाही हप्ता कर्ज उसने असं काही ऐकलं की खरंच सांगते मला मळमळायला लागतं मी कुणाला सांगायला गेले नाही चौदा वर्षामध्ये तशी वेळच आली नाही आजही वेळ आली आहे अशातला भाग नाही पण मागचं सगळं देणं चुकवायचं म्हणून सांगते गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचं नसतं पण दोनदे हयात असताना देखील चांगलं बोलणं अशक्य होतं म्हणून सांगते आहार निद्रा भय आणि मैथून या चार तत्वांवर चालणारी जीवसृष्टी आणि दोनदे यांच्यात काहीही फरक नव्हता मध्येच माझी बायको इरावतीला म्हणाली जाऊ दे आपण विसरूया सगळं दुसरं काहीतरी बोलूया नाही मला बोलावं असं वाटतंय म्हणून मी सांगते कारण मला ते सगळं अनावर झालं आहे कुठे बोलावं असं स्थळ राहिलेलं नाही आणि काय बोलणार लोकांना आवडेल का पटेल का समजेल का बोलले तर प्रयत्न करते मन मोकळं करायचं ही माझी गरज आहे म्हणून बोलते आम्ही मग काही बोललो नाही आमचं गप्प बसणं हीच संमती समजून तिने वाक्य पुरी करायला घेतली जेवायचं झोपायचं आणि इच्छा झाली की मला छळायचं आणि पैशाकरता सगळ्यांना दूर ठेवायचं पै पै जोडायची या घरात कुणाचाही हात ओला झाला नाही माझ्या माहेरच्या माणसांना चहाचा कप देखील या घरामध्ये मिळालेला नाही आहे आज ह्या क्षणी दोन मुलांशिवाय मला कुणीही उरलेलं नाही मुलं निसर्गाचा क्रम म्हणून वाढली पण त्यांची मनं वाढली नाहीत बुद्धीची वाढ होऊ शकली नाही ती बहुश्रुत झाली नाहीत चौदा वर्ष ती फक्त कर्ज व्याज आणि हप्ता हे तीनच शब्द ऐकत आले अंगावर पांढरा कपडा आणि निळा जाऊ दे मला देखील झपाट्याने हे सगळं विसरायचं आहे मी तुम्हाला घर दाखवते आपण दुसरं काहीतरी बोलूया हो आम्ही तेच म्हणणार होतो आम्ही स्वयंपाकघरात गेलो तेही संबंध अद्ययावत सामानाने वस्तूंनी नटलेलं दुसरं काहीतरी बोलू असं इरावती म्हणाली पण पुन्हा आपोआप तिचं दुःखच वर आलं आमचे सगळे भाडेकरी म्हणतात भाडेकरी तुम्हाला माहिती नाही आहे ही सगळी चाळ आमच्या मामंजींची त्यांच्यानंतर ह्यांना मिळाली बावीस भाडेकरी आहेत माणसं सगळी चांगली आहेत तरी कानावर काही ना काहीतरी माझ्या येतच होतं कशाबद्दल मी एवढ्या तडकाफडकी सगळ्या गोष्टी करायला नको होत्या म्हणजे त्यांच्या मते मी अर्थात काही बोलले नाही मला जे करायचं ते मी केलं दोनदे एका निराळ्या तऱ्हेने जगाची पर्वा करत नव्हते मी एका निराळत्रेने करत नाही बरं ज्यांनी हे उद्गार काढले त्यांच्या घरातल्या निम्म्या वस्तू आमच्याच कर्जातून घेतल्या गेलेल्या आहेत त्याचं काय घराघरातून गॅस आला तरी देखील मी कागद जाळत शेगडी पेटवत होते याचं कुणालाही तेव्हा काही वाटलं नाही आता घाई केली मी असं म्हणतात जाऊ दे बहिणी माणसं अशीच असतात नाही नाही मी मुळीच मनावर घेतलेलं नाही आहे अहो सगळे म्हणतात मी घाई केली मला माहीत आहे मी चौदा वर्ष थांबलेली होते लग्न झाल्यास मन मारीत ऐन तारुण्यात ऐपत असताना जाऊ दे बहिणी आपण दुसरं काहीतरी बोलूया सगळं घर पाहता पाहता आम्ही एका फोटोजवळ आलो दोन दे आणि सुटाबुटात काय छान दिसतो हो ह्याला सूट वापरत होता लग्नातला असेल ना नाही तीसुद्धा माझीच हौस त्यांचा फोटो होता नेहमीसारखाच निळा शर्ट आणि पांढरा लेंगा मीच एका चित्रकाराकडून त्यांचा सूट करून घेतला माझी आवड मी एरवी त्यांच्यावरती लादू शकत नव्हते फोटोवर लादू शकले अर्थात नंतर मात्र दोनदेचा विषय त्या घरात निघाला नाही एकदा ती म्हणाली की ह्यांना नोकरी देखील करायची आवश्यकता नव्हती एवढ्या चाळीचं उत्पन्न आहे आम्ही पुन्हा तिला थांबवलो मग ती गप्प बसली नाना प्रकारचे पदार्थ तिने समोर केले काही वेळाने मुलं आली तीही गप्पा गोष्टीत सामील झाली त्यांनी पुन्हा उत्साहाने सगळ्या गोष्टी दाखवल्या गाणी लावून दाखवली टेप रेकॉर्डरवर काय रेकॉर्ड करायचं हे न सुचल्याने म्हटलेले पाढे आम्हाला अजून दाखवले टी व्हीची कार्यक्रमाची वेळ नव्हती तर नुसता प्रकाश आणि धावणाऱ्या काळ्या रेषा दाखवल्या चौदा वर्षाचा कोरडा दुष्काळ संपलेला होता माणूस आपल्या अस्तित्वाने किती अप्रिय होऊ शकतो याचं ते एक विदारक उदाहरण होतं ते घर आता फुललं होतं मुलं सोडत नव्हती पण निघायलाच हवं होतं आम्ही निघालो इरावती थेट जिन्यापर्यंत पोचवायला आली आणि निरोप घेताना का कुणाश्रूक तिच्या डोळ्यात खळकन पाणी आलं माझ्याकडे पाहत ती एकच वाक्य म्हणाली भूतकाळाशी नातं संपूर्ण तोडायचं ठरवलं पण नाही हो अजून जमत त्याची पावलं मागे मागे येतच राहतात मी तिच्याकडे पाहिलं आणि इतका वेळ ती माझ्या ध्यानामध्ये न आलेली गोष्ट तिच्या ह्या वाक्यामुळे आली मी अर्थपूर्ण हसलो खाली आल्यानंतर सौभाग्यतेने विचारलं ती असं का म्हणाली आणि तुम्ही हसलात का तुझं लक्ष नाही गेलं नाही ती म्हणली ती गोष्ट खरी आहे भूतकाळाची पावलं पुसता येत नाहीत नाही माझ्या अजून नाही लक्षात आलं अगं असं काय करतेस त्या त्या वैभवाने नटलेल्या वास्तूमध्ये तिच्या अंगावरच्या कपड्यांकडे तुझं लक्ष गेलं का नाही गेलं इतकं फारसं सांगू काय होतं हो सांगा ना अगं ती अजून त्याच कपड्यात होती गं निळ्या रंगाचा ब्लाऊज आणि पांढरी साडी